श्रीराम समर्थ पंचिका बारावी स्थिती लक्षण श्रीराम समर्थ पंचिका बारावी समास पहिला मिथ्यात्व लक्षण जीवन जीवनमुक्ती व विदेह विदेहमुक्ती या दोहोपेक्षा सहज स्थिती वेगळी असते या स्थितीमध्ये बद्धमुक्ततेची समाप्तीच होते शिंपल्याची चांदी काढून त्याचा मृगजळावर पूल बांधला वंधेचा पुत्र त्यावरून जाऊन परतीराला पोचला व निवांत सुखरूप झाला त्याप्रमाणे संसार सागरावर विविध साधनांचा पूल बांधला हा जीव त्यावरून पलीकडे जाऊन सुखी झाला रज्जू स्पर्शाला रज्जू सर्पाला प्राणानिशी ठार मारताना वंध्यापुत्र खूप कष्टी झाला शेवटी तो आकाशात जाऊन झोपला त्याप्रमाणे शब्दाने मोहाचा घात केला त्यामुळे त्याला खूप क्षीण आला व पोकळपणाने तो शून्यामध्ये लय पावला मुक्या बहिऱ्यांची गाठ पडली निरूपणाची अगदी सीमा झाली दोघेही वाहत वाहत उगमाकडे येऊन पोहोचले शिष्य बहिरा होता गुरु मुका होता त्यांच्यातील द्वैतभावाची पकड सुटली त्यामुळे नामरूपांचा त्याग करून त्यांचे मी तू पण शेवटी एकरूप झाले मेहुणी पाहुणी म्हणून आली तिने घरधनिणीला गिळून टाकले व खाता खाता स्वतःही ती तेथेच विसरू विरून गेली तशी देहबुद्धी बलवान होती पण तिच्याकडे ब्रह्मबुद्धी आली त्यामुळे देहबुद्धी तर झडलीच पण त्यानंतर ब्रह्मबुद्धीही व्यर्थ ठरून नाहीशी झाली आकाशपुष्पे गोळा करून वाऱ्यांच्या धाग्याने त्यांची माळ केली ती माळ वंध्यापुत्राच्या गळ्यात अतिशय शोभू लागली त्याप्रमाणे सर्व शास्त्रांचे सिद्धांत मननाकडे प्रवृत्त होतात त्यामुळे त्या वांझेच्या पुत्राप्रमाणे विचारही सजला रांजणातील प्रतिबिंब काढून जळालेल्या पालवीमध्ये ते पक्के बांधले आणि चांदण्यामध्ये सुकण्यासाठी वाळत घातले त्याप्रमाणे संचित क्रियमाण यात अडकलेल्या चैतन्याला विवेकाने बाहेर काढून प्रारब्ध भोगण्यासाठी अंतःकरणामध्ये सुकायला घातले स्थाणुपुरुषाचे शिर उडविताच त्याचे तीन विभाग झाले एक मृत्यू पावला एक नाचू लागला आणि तिसरा सागरात जाऊन पडला त्याप्रमाणे एक अहंकार तीन ठिकाणी विभागला गेला मुख्य अहंकार जागचे जागी शांत झाला एका लौकिकात राहिला एक लौकिकात राहिला आणि तिसरा पूर्वस्थळाकडे परत गेला वारा काट्याच्या जाळीत अडकला त्याचा पुत्र त्याच्या सुटकेसाठी धावला त्याने सर्व वृक्षांचा घास करून पित्याला मुक्त केले त्याप्रमाणे दोन देहाच्या कचाट्यात बिचारा आत्मा अडकून पडला तेव्हा ज्ञानाने कार्यासहित अज्ञानाला तमाला जाळून आत्मारामाला सोडविले इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे प्रथम समासः श्रीराम समर्थ